गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः परमामृत या ग्रंथातील प्रकरण चौथे स्थूल देह निरसन श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः आता अद्वैत पाहणे ते दुसरे करून या जाणणे पुनरपी मुरवणे ठाईच्या ठाई मागच्या प्रकरणाप्रमाणेच अद्वैत पाहणे म्हणजे प्रथमता द्वैत निर्माण करून अद्वैत जाणून अर्थात समजून घेतल्यावर दृष्टी पुन्हा जागच्या जागी आणून मुरवावी म्हणजे साहजिकच समोरचा झोक उफराटा करून दृष्टीत दृष्टी मुरवून अशा पाहणाऱ्या स्वस्वरूपाच्या मुळाशी जाऊन पाहावे उफराटे दृष्टीचे पाहणे जे दृष्टी माझी दृष्टी मुरवणे पाहतया मुळाशी जाणे स्वस्वरूपाशी ते स्वरूप दृष्टीस पडले असता त्याच्या पलीकडे पाहणेच काही उरत नाही कारण स्वस्वरूपापर्यंत एकदा मजल पोचली म्हणजे दुमदुमीत अशी अखंड स्वरूपमय स्थिती होते म्हणजे परब्रह्म स्वरूपा दुसरे काहीच दिसत नाही तेथूनही परते पाहता नाही पाहणे सर्वथा दुमदुमीत अखंडिता माझी पडिजे त्या दुमदुमीत अखंड स्वरूपात माया अविद्येचा संपर्क नाही जे स्वरूप अपरिमित असून सुसंवेद्य आहे ते जाणण्याची ब्रह्मविद्या आता सांगतो त्यासाठी आपण अवधान द्यावे जेथे नाही माय अविद्या जे अपरिमित ससंवेद्या ते सांगो ब्रह्मविद्या सावधान परेसा ही ब्रह्मविद्या घनानंद आनंद म्हणजे अलोट सुखाची राशी असल्याने तिच्यात एकदा प्रवेश झाला म्हणजे प्रवेश करणाऱ्याच्या मनाचा ये अथवा चलविचल बंद होऊन तो स्वप्रकाशातच राहतो जे ज्ञानागंध सुखाची राशी प्रवेश येऊन तये स्वप्रकाशी असे जे गगनागनासी नाशोनी सदा त्या विद्येचे साधन कोणत्या रीतीने केले असता नित्य तृप्ती होईल अशी एक सुनिश्चित युक्ती सांगतो ती एकाग्रतेने ऐकावी ज्याचे ध्यान करायचे आहे ते समजण्याकरता आत्मस्वरूपाच्या परिज्ञानाचे साधन आधी सांगतो नाहीतर ते समजल्या वाचून कशाचे म्हणून ध्यान करावे याकरता आधी आत्मस्वरूपाला समजून घ्यावे आणि मग आत्मा साध्य होईल अशा खटपटीला लागावे नाहीतर मुळातच काही समजले नाही तर ध्यान करून अनुभव तरी कशाचा घ्यायचा आता साधनावर लक्ष दे ज्या युक्तीने एक स्वरूप जाणता येते त्या युक्तीचे नाव म्हणजे बुद्धी त्या बुद्धीने मी आहे एवढी गोष्ट तो खात्रीलायक जाणतोस ज्या युक्ती स्वरूप एक जाणणे ते बुद्धी एक मी आहे हे तव निष्कटंक जाणसे तू त्या बुद्धीने मी आहे एवढी समजते परंतु मी कोण आहे हे मात्र तुला समजत नाही तरी तू आपल्या स्वतःला का ओळखू नयेस त्याला कारण आहे ते हे की तू कोण आहेस कोठून आलास आणि कोठे जाणार इत्यादी गोष्टी समजून घेण्याच्या विचारांचा लवलेशनही तुझ्या मनात येत नाही तो कोण कोठून कैसा आला गेसी तरी साचा परी पालवन धरीसी विचारांचा आपणा जाणवया आता थोडासा विचार कर की तू देह आहेस किंवा देहजन्य आहेस अथवा देह तुला जाणतो किंवा तुला देहाचे ज्ञान आहे म्हणजे तू द्रष्टा आणि देह तुला दृश्य आहे असेच दिसेल तू देह की देहाचा जाण देह तुझ जाणे की तुझ याचे ज्ञान पाहता द्रष्टा तू आपण देह तूच दृश्य आणखी काय होईल की अंतर्बाह्य देहाला तू जाणतोस त्या अर्थी अलंकाराप्रमाणे देहाला तू मिरवतोस असे विचार अंती तुझ्या तुलाच पटेल कारण पाच भूतांनी तयार केलेली देहरूप खोळ तू पांघरून त्या पंचभूतात तूच मिरवतोस त्या अर्थी पंचभूतांची जाणीव तुलाच आहे लेवोने खोले पंचभूतांची भूती मिरविसी तुझी जाणीव असे की याची तूच चिकी मग सहजच देवा देहाचे आपण जाणते झालो म्हणजे देह मी हा दृश्य गुण त्याचा निराश होतो म्हणून अज्ञानाने देहाला मी जे म्हणतोस ती भ्रांती आहे आणि तेवढी सोड देहाच्या सर्व अवयवांचा जाणता तूच आहेस तो तुझा तू ऐकताच आहेस असेही पण विचारांती तुला दिसून येईल शरीराला चिकटून असणारे रोम त्वचा नाडी मांस आणि अस्थि हे पाच कठीण अंश धरणे म्हणजे पृथ्वी तत्वाचे आहेत ते तू जाणतोस रोम त्वचा नाडी मांस अस्थि हे पंच अंश कठीण हा धरणीचा भास जाणसी तू लाळ मूत्र रक्त मज्जा आणि रेत यांना जलतत्व निर्माण करते या पाचही अंशांना निश्चितपणे जाणणारा तूच आहेस शुधा तृषा आळस निद्रा आणि मैथून हे अंश वैश्वानराचे म्हणजे तेज तत्वाचे आहेत या पाचही अंशाचा व्यवहार तू जाणतोस शुधा तृषा आळस निद्रा मैथून हे अंश वैश्वनरा या पाचाची या व्यवहारा जाणसितू हो चलन धावन निरोधन प्रसरण आणि अंकुचन हे पाच चंचल गुण हे वायूचे आहेत ते पाहणारा तूच आहेस काम क्रोध लोभ शोक भय हे पाच गुण आहेत ते आकाशाचे आहेत त्यांना पाहणारा हे तूच आहेस काम क्रोध शोक जाण लोभ भय हे पाच गुण ते आकाशाचे लक्षण देखनात अशा प्रकारे पाच भूतांचे पंचवीस अंश तू जाणत असून ते सर्वही तुला दृश्य आहेत हाच मूळ हाच स्थूल देह होय ऐसे पंतभूतांचे अंश जानसी पंचवीस ते सर्वही तू दृश्य स्थूळ देह हा या देहाच्या सहा अवस्था आहेत त्या अशा आहेत जायते म्हणजे उत्पन्न होणे अस्थि म्हणजे अस्तित्व असणे निव विवर्धन म्हणजे वाढणे विपरिमनते म्हणजे वाढ पूर्ण होणे वार्धक्य म्हणजे वृद्धपण आणि संहरण म्हणजे नश्यती म्हणजे नाश याचे साही विकार जाण जायते असते विवर्धन विपरिमते वार्धक्य संहरण यासीच असे आणि या देहाच्या वर्णाला व्यक्तिरूपाला आणि नावाला ज्या अर्थी तू जाणतोस त्या अर्थी देह आत्म्यापासून विजाती म्हणजे भिन्न आहे हा प्रश्न सहजच निघतो तू आत्मा स्वतः निराकार असून या देहाच्या आकाराला जाणणारा आहेस ज्याप्रमाणे काष्टात खरोखर अग्नी असतो तरी तो काष्टापासून जसा वेगळा असतो त्याप्रमाणे तो या स्थूळ देहाला सर्वत्र व्यापून भरलेला असल्या कारणाने केसांच्या आधी अग्राला देखील तू जाणतोस तू आत्मा निराकार जाणसी या देहाचा आकार जरी जरी काष्टी अग्निसाचार तरी वेगळा की तैसा तू यासी व्यापुनी अससी या स्थळाते भरुनी रोमांच आदी अग्र करूनही जाणतात परंतु हा स्थूल देह मात्र तुला जाणत नाही कारण जाणीव रूपाने तूच आहेस आणि जाणपणा हाच जो तू आत्मा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थूळात दिसणारा नारी भाव नाही तथापि आत्मस्वरूपाच्या जागृतीमुळे बाह्य व्यापार करीत असता आणि इंद्रियाद्वारा द्वारा विषयांचे उपभोग घेता येतात म्हणून मी अमुक नाव रूपाचा आहे असा हा विश्वाचा अभिमान दिसून येतो या सर्वांचा जाणता तू एक विलक्षणच आत्मरूप आहेस मी अमुका नामरूपाचा ऐसा हा अभिमान विश्वाचा तो जाणता या सर्वांचा विलक्षण आत्मा याप्रमाणे श्री परमामृत ग्रंथातील स्थूल देह निरसना नावाचा हे चौथं प्रकरण या ठिकाणी आपण संपन्न करूया सद्गुरुनाथ महाराज की जय